श्रीराम समर्थ पंचिका बारावी समास चौथा सहज स्थिती प्रकार करूनही काहीच न करण्याची भोगूनही काहीच न भोगण्याची हातवटी सहज स्थिती करे खेरीज दुसरीकडे कोठे नाही चांदण्यामुळे चंद्र शोभिवंत होतो किंवा चंद्र चांदण्याच्या रूपाने पाघळतो विषयांचे सेवन करताना इंद्रियांचे भिन्नत्व तशा प्रकारातले होय ज्वालेमुळे अग्निप्रकाशित झाला तिच्यामुळे त्याला दुप्पट शोभा प्राप्त झाली पण दोहोमध्ये कणभर देखील भेद कल्पिता येत नाही ज्ञात्याची इंद्रिये त्याप्रमाणे होत द्वैत रूपाने विषय सेवन करत असतानाही स्वस्वरूपाच्या पुष्टपणाने अद्वैताचीच पुष्टी होते अद्वैत दुणावते त्याचा व्यापार हाच एकांत होय त्याचा विषय म्हणजे अद्वैत होय त्याचा पूर्व पक्ष हाच सिद्धांत होय तो इतरांना कळणार नाही त्याचे मन ब्रह्मांड व्यापते तरी सुद्धा ते आपले निश्चलत्व थोडे सुद्धा सोडत नाही बुद्धी निश्चय करण्याच्या बाबतीत अत्यंत साक्षेपी आहे परंतु तो निश्चय अरूप असतो त्याचे चित्त सतत चिंतन करत असते विषयात रममाण असूनही त्याचे स्वरूपाचे स्मरण चालू असते त्याचा अहंकार त्रिभुवन व्यापून राहिलेला असतो जे एकदेशी म्हणजे अव्याप्त मर्यादित असूनही मी मी करतात त्यांची फजिती होते तशी या ज्ञात्याची स्थिती नसते तो त्यांच्यासारखा मुळीच नसतो तो सर्व भूतांमध्ये स्वतःलाच पाहत असतो सर्वाभूती मीच व्यापून आहे असे तो मानतो द्रष्टा दृश्य आणि दर्शन अशी त्रिपुटी टाळून मी तूपणाचा त्याग करून या सर्व भेदांचे जे मूळ अधिष्ठान ते मीच आहे या भावनेने तो दाटलेला असतो लौकिकातले सर्व शब्द ऐकताना ते त्याला वेदतुल्य वाटतात मग द्वैतपणाचे भिन्न अस्तित्व कसे उरेल त्याचा स्पर्शाचा अनुभव म्हणजे एक ब्रह्माचे दुसऱ्या ब्रह्माशी घर्षण होणे होय हा अनुभव एकांतात असो व लोकांतात असो सारखाच असतो लोकातील परमेश्वराला जे सोडून देतात ते एकांतात कोणाचा शोध घेतात डोळ्यात बळेच माती घालतात आणि म्हणतात की हे ज्ञानांजन घालतो आहे द्वैताला भिवून पळू लागला की द्वैत दुप्पट वाढते असो त्या मूर्खाची गोष्ट करून काय फायदा ज्याच्या दृष्टीने पाहणे म्हणजे नारायणानेच सर्व जग होऊन जाणे होय आणि आपण पाहत असतानाच नामरूपाचा त्याग करणे होय प्रकाशापुढे अंधार किंवा शंकरापुढे मदन तसे त्याच्या वाऱ्यानेच पक्षवात म्हणजे नामरूपात्मक सर्व द्वैत भस्म होऊन जाते त्याला समाधीसाठी आसनाची गरज काय देह ताठ ठेवून समान ठेवण्याची तरी आवश्यकता काय जेथे त्याची दृष्टी जाईल तेथे नारायण भरून राहिला आहे त्याने डोळे जरी झाकून घेतले तरी त्याच्या डोळ्यात असंभाव्य स्वरूप सामावून राहिले आहे अथवा त्याने तोंड जरी फिरवले तरी जिकडे त्याचे तोंड असेल तिकडे त्याच्या समोरच ब्रह्म समोर उभे ठाकते ब्रह्माकडे पाहू लागताच पाहण्याची क्रिया न घडताच तो एकटाच उरतो त्याच्या स्मरणात ब्रह्माचे तरंग उठतात आणि त्याच्या विस्मरणात तो स्वतःच परिपूर्ण ब्रह्म बनतो आता डोळा दृश्याचे अवलोकन करो की दृश्यामध्ये सर्व भरून जावं किंवा दृश्य द्रष्टा दोन्ही जाऊन तो आपला आपणच राहू स्मरणात विषयांचे स्मरण करो की स्वतःचा लोप करो किंवा दोघांनाही विसरून जावं अथवा दोघांचेही स्मरण करो त्याची हानी लाभाची काळजी मिटलेली असते त्या दृष्टीने स्मरण विस्मरणाला तो विसरला असे म्हणावे याचे आपणच आपला आस्वाद घ्यावा आपणच आपला मध सेवन करावा तसा त्याच्या रससेवनात अथवा गंधग्रहणात अभेद निर्माण होतो तोच भोगता आणि तोच भोग्य असे संपूर्ण अद्वैत त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये असते वाच्य आणि वाचक यांचा लोप करून वाचा बोलायला प्रवृत्त होते पन्नास मातृका आणि असंख्य शब्द तयार होतात तरी त्या सर्वांचे मूळ बीज जो प्रणव ओंकार तो तीन घटकांचा दिसला तरी ते एकच नाव आहे उच्चार नाद ध्वनी स्मरण या रूपात चार प्रकारचा झाला आहे तरी तो तोच आहे तीन घटकांचे रूप अथवा चार घटकांचे रूप यांचे सूत एकत्र वळून सात पन्नास मातृका गुंपल्या आहेत त्या मागे पुढे करून असंख्य शब्दांची मालिका उत्पन्न होते एक तीन अथवा पन्नास इत्यादी स्थूल दृष्टीने वेगळे दिसले तरी त्या सर्वात एकच रेषा असते ते स्थूल दृष्टीने वेगवेगळे दिसत असले तरी ते सर्व सूक्ष्म रूपाने ध्वनीच असतात ते सर्व एकच असून त्यामध्ये फूट पडली ते भिन्न असले तरी अभिन्नपणे वागू लागले अशी समतादृष्टी जेथे निर्माण होते तेथे द्वैताची निर्मिती होत आहे म्हणजे द्वैताची आई वांझ असते मुखातून जो जो शब्द बाहेर पडतो ते ते वाणीच बडबडत असते पण ज्ञात्याचे मौन किंचितही भंग पावत नाही अशा तऱ्हेने मानवी देहाचे सर्वच व्यापार म्हणजे सतरा तत्वांचे प्रकारच होत ते होतात आणि जातात पण ज्ञाता जसाच्या तसा निर्विकार असतो सागरामध्ये मेघ वर्षाव करतात किंवा अनेक नद्यांचे प्रवाह त्यात येऊन मिळतात अग्नी म्हणजे वडवानल सूर्य इत्यादी पाण्याचे शोषण करतात पण सागर मात्र कमी जास्त होत नाही त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र ज्याच्यावर वावरतात तरी सुद्धा ब्रह्माच्या स्थितीमध्ये कमी जास्त काही होत नाही त्या तत्वाला एक पिंडाची उपाधी कशी विकृत करू शकेल इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे सहज स्थिती प्रकारे चतुर्थ समासहा श्रीराम समर्थ